रामकृष्ण गोविंद प्रवचन एकोणचाळीसावे आहे जरा विषय वेगळा आहे अनेक ठिकाणी धर्माचरण कर धर्माचरण कर धर्माप्रमाणे वाघ असं जे सांगितलं आहे संपूर्ण भागवतात तो विषय त्या त्या वेळेला मी सांगेन परंतु एकदा धर्म म्हणजे काय ही भावना स्पष्ट करणं आवश्यक आहे आणि त्या दृष्टीनं हा विषय मी आता घेत आहे कारण तो वारंवार येणार आहे धर्म म्हणजे लग्न मुंज वाढदिवस सत्यनारायण पूजा श्राद्ध कर्म गणपती उत्सव नवरात्री उत्सव दिवाळी उत्सव असं आहे का हो माझ्या दृष्टीनं नाही धर्म म्हणून जे काय आत्ता मी म्हंटल ते संस्कार असतील सोळा संस्कारापैकी बत्तीस संस्कारापैकी संस्कार असतील परंपरा असतील आणि यामुळं चित्त शुद्ध होईल परंतु झालेल्या चित्तशुद्धाने मी धर्माचरण केलं पाहिजे हा जो महत्वाचा भाग आहे त्यासाठी भागवत धर्म म्हणजे काय हे अत्यंत स्पष्टपणानं जाणणं अत्यावश्यक आहे आणि मी तुम्हाला भागवत धर्माची व्याख्या भागवत धर्म म्हणजे काय हे जे अनेक ठिकाणी येणार आहे त्यापैकी एक महत्वाचं ठिकाण म्हणजे अकराव्या स्कंधातल्या तिसऱ्या अध्यायात बावीसाव्या श्लोकापासून अकरावा स्कंध तिसरा अध्याय बावीसावा श्लोक इथपासून हे जे प्रबुद्ध आहेत ना नवयोगी पैकी ते राजाने विचारलेल्या प्रश्नावरून माया तरुण कुठल्या प्रकारानं जाऊ शकतो ते सांगितलेलं आहे मम माया दुरत्यया असं गीतेत भगवान म्हणतात पण ती माया तरुण जाणं सहज प्रमाणात शक्य आहे आणि ते कसं मी वाचून दाखवतो तुम्ही पण वाचा आणि सतत यावर चिंतन करा ब्रह्म ब्रह्मा बावीसावा श्लोक ब्रह्म जिज्ञासूने गुरूंनाच आपला आत्मा आणि देव मानून निष्कपट भावाने त्यांची सेवा करून आणि त्यांच्या सान्निध्यात राहून भागवत धर्माचे शिक्षण प्राप्त करून घ्यावे यामुळेच सर्वात्मा व भक्तांना स्वतःचे दान करणारे भगवान प्रसन्न होतात याच्या पुढच्या श्लोकात अगदी सुरुवातीला कंसात म्हटलेलं आहे ते भागवत धर्म असे कोणते सर्वप्रथम प्रापंचिक गोष्टीबद्दल अनासक्त भाव नंतर सत्संग सत्संगती व सर्वांबद्दल यथायोग्य दया मैत्री आणि विनय असावा पावित्र्य तप सहनशक्ती मौन स्वाध्याय सरळपणा ब्रह्मचर्य अहिंसा तसेच सुखदुःख इत्यादी द्वंद्वामध्ये समत्व बुद्धी असणे सर्व ठिकाणी चैतन्य रूपात आत्म्याला आणि नियंता म्हणून ईश्वराला पाहणे एकांतात राहणे घराची आसक्ती न ठेवणे पवित्र वल्कले धारण करणे सोडून द्या जे काही मिळेल त्यात संशय संतोष मानणे भगवत प्राप्तीचा मार्ग दाखवणाऱ्या शास्त्रांविषयी श्रद्धा आणि दुसऱ्या कोणत्याही शास्त्रांची निंदा न करणे प्राणायामाने मनाचा मौनाने वाणीचा आणि वासना सोडून कर्माचा संयम करणे सत्य भाषण करणे इंद्रियांचा व मनाचा निग्रह करणे अद्भुत लीला करणाऱ्या भगवंतांच्या जन्म कर्म आणि गुणांचे श्रवण कीर्तन आणि ध्यान करणे तसेच सर्व कर्मे भगवंतांसाठी करणे यज्ञ दान तप जप सदाचार पालन आणि स्त्री पुत्र घर प्राण इत्यादी मध्ये जे काही आपल्याला प्रिय असेल ते सर्व भगवंतांच्या चरणी अर्पण करणे ज्या मनुष्याने श्रीकृष्णांचा आपला आत्मा आणि स्वामी म्हणून साक्षात्कार करून घेतला असेल त्यांच्यावर प्रेम तसेच स्थावर अशा प्राण्यांची विशेषतः संत महंतांची सेवा करणे भगवंतांच्या परमपावन यशासंबंधीच एकमेकाशी चर्चा करणे आणि अशा प्रकारच्या साधकांवर आपापसात प्रेम करणे आपापसात संतुष्ट राहणे आणि प्रपंचातून निवृत्त होऊन एकमेकांमध्ये आध्यात्मिक शांतीचा अनुभव घेणे हे सर्व जे आत्ता मी वाचलं तो धर्म होय त्याला भागवत धर्म <coughs> त्याला वैश्विक धर्म त्याला वैदिक धर्म म्हटलेला आहे पुढे म्हणतात राजन पापांच्या समूहांचे श्रीकृष्ण एका क्षणात भस्म करतात सर्वांनी त्यांचे स्मरण करावे आणि एकमेकांकडून स्मरण करवून घ्यावे अशा प्रकारे या साधन भक्तीचे अनुष्ठान करता करता प्रेम भक्तीचा उदय होतो आणि प्रेमाच्या उद्रेकाने त्यांच्या शरीरावर रोमांच उभे राहतात अशी प्रेम भक्ती उत्पन्न झाली की ते भक्त भगवत चिंतन करता करता कधी रडतात कधी हसतात कधी आनंदित होतात कधी भान विसरून भगवंतांच्याशी बोलू लागतात नाचतात गातात त्यांना शोधतात आणि शेवटी त्यांच्याशी एकरूप होऊन आनंदमग्न होतात जो अशा प्रकारे भागवत धर्माचे सिद्धांत गुरूंकडून आत्मसात करतो त्याला त्याच्या योगाने भक्तीची प्राप्ती होते तो नारायण परायण होतो आणि जी त्या कचाट्यातून सुटणे अतिशय अवघड आहे ती माया सहजपणे पार करतो सारांश भागवत धर्माच्या आचरणाने धर्माच्या आचरणाने भक्तीची प्राप्ती होते भक्तीच्या प्राप्तीने नारायण परायणता होते आणि त्यामुळे मायेच्या कचाट्यातून सुटणे अतिशय अवघड आहे की माया सहजपणे पार करून जाऊ शकतो हा धर्म आहे हे धर्माचं महत्व आहे आणि हा आचरणाचा धर्म आहे तुम्ही लग्न नाही केलं काय प्रॉब्लेम आहे का सांगा मला तुम्ही संन्यास धर्म धारण करू शकता म्हणजे भागवत धर्माचं लग्न हे मुख्य त्याचा भाग नव्हे तुम्ही वाढदिवस नाही साजरा काय हो मी तर वाढदिवसाच्या अगदी विरुद्ध आहे काय वाढदिवसाचं माझं कर्तृत्व आहे सांगा दोन वेळाला जेवायला मिळालं खायला मिळालं उद्दंडपणा करायला मिळाला स्वैराचार करायला मिळाला माणूस जगतो वय वाढत जातं त्यात कर्तृत्व काय आहे साजरा करण्यासारखं वाढदिवसात काय आहे एक दिवस कमी झाला एक दिवस जीवन जे जगलो त्या जगण्याचा एक दिवस वाढला आणि मृत्यूपर्यंत जाण्याच्या प्रवासाचा एक दिवस कमी झाला हा प्रवास हा फरक दररोजच होत असतो मग अमुक दिवशी माझा वाढदिवस म्हणून साजरा करण्यामध्ये कोणता धर्म आला काय मला समजत नाही त्या प्रमाणात सत्यनारायणाची पूजा भगवंतांचं चिंतन करून चित्त शुद्धी होते पण वर्षानुवर्ष सत्यनारायण पूजा न करणारे अनेक जण आहेत भगवंतांचं चिंतन केलं भगवंतांचं ध्यान केलं नामस्मरण केलं की त्यात सगळं आलं एक नाम देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्ती चारी साधी येल्या पण तो क्षण कसा हवा हे महत्वाचं आहे याला धर्म असं म्हटलेलं आहे याला धर्म असं म्हटलेलं आहे धर्माचं एक लक्षण मी तुम्हाला सांगतो तुम्हाला बघा आचरण करता येतं का माझ्या दृष्टीनं तरी येणार नाही भगवंत म्हणतात भगवंत म्हणतात तुम्हाला जे सर्वस्वी प्रिय आहे तुम्हाला जे सर्वस्वी प्रिय आहे ते मला देऊन टाका मी तुम्हाला त्याची दसपट करून देईन दसपट करून देईन आणि भगवंत हे दाखवतात एक मुठभर धान्य पेरा तुम्हाला सूपभर धान्य मिळेल सूपभर पेरा पोतभर मिळेल पोतभर पेरा खंडीभर मिळेल भगवंत म्हणतात मला तुम्ही द्या पण माझा विश्वास नाही भगवंत म्हणजे कोण त्यांना द्यायचं म्हणजे काय मला सर्वात प्रिय म्हणजे काय आणि ते देऊन मला भगवंत ते अनेक पटीने परत करतात यावर माझा विश्वास नाही परंतु भागवताच्या अकराव्या स्कंधात स्पष्टपणे सांगितलेलं आहे हा धर्म पाळणं शक्य आहे का या दृष्टीनं गुरूंच्याकडे जाऊन धर्म म्हणजे काय आणि तो पालन कसा करावा या दृष्टीनं मी कधी जाऊन भगवंत गुरूंना शरण जाऊन मला हे समजावून सांगा इतकी ही भागवत धर्माची अंग आत्ता आपण वाचली ही अंग मला पाळता येणार नाहीत का वेळ लागेल समजून घेतल्यानंतर एक एक अंग जीवनात उतरवण्यासाठी वेळ लागेल पण भगवंत म्हणतात या धर्माच्या आचरणाने भक्ती निर्माण होते भागवतात सांगितलेलं आहे भक्ती निर्माण झाल्यामुळं नारायण परता निर्माण होते नारायण परता निर्माण झाली की माझं आणि भगवंतांचं जीवन अविभाज्य होतं एक रूपता होते आणि ही एक रूपता म्हणजेच माया तरुण जाणं माया तरुण जाण्याच्या उपायाच्या वेळेला इथे प्रबुद्ध आपल्याला भागवत धर्म म्हणजे काय ते स्पष्ट करून सांगतात पृथ्वी आणि बैल यांच्यातल्या संवादात पहिल्या अध्यायात आता पुढच्या प्रवचनात हा विषय परत येणार आहे आणि तिथे सुद्धा धर्माची लक्षणं सांगितलेली आहेत आपल्याला ती बघायची आहे परंतु एकदा विषय हा अत्यंत स्पष्ट करून धर्म म्हणजे काय हे सांगून धर्म हा आचरणासाठी आहे मला सांगा मुंज हा प्रकार मुलीसाठी आहे का मग तो धर्म होऊ शकतो का श्राद्ध कर्म स्त्रियांनी करायचं का मग तो धर्म होऊ शकतो का ख्रिश्चन लोक गणपतीची पूजा नाही करत किंवा नवरात्रोत्सव साजरा नाही करत मग ते धर्माच्या विरुद्ध जातात का माझ्या दृष्टीने नाही त्यांचा धर्म वेगळा त्यांचं आचरण पद्धती संस्कार पद्धती वेगळी परंतु ईश्वर प्रणिधानता हा जो काही गुण आहे तो सगळ्या धर्मात आहे ईश्वर वेगळा असेल कुणाचा कुठला ईश्वर असेल कुणाचा कुठला ईश्वर असेल कुणाचा नियंता कोण असेल हा वेगळा असेल परंतु त्या नियंत्याच्याशी त्या ईश्वराशी प्रणिधानता हा गुण सर्व पृथ्वीवरच्या माणसांना स्त्री पुरुष बालक म्हातारा सगळ्यांना सत्य सगळ्यांना लागतं हा जो धर्म आहे तो नीट समजावून घेणं भागवत भर या धर्माचं वर्णन आहे त्यामुळे एकदा हा विषय घेतलेला आहे अनेक ठिकाणी तो येणार आहे त्याची पुनरावृत्ती आपण करू पण एकदा समजून घेण्यासाठी हा प्रयत्न रामकृष्ण गोविंद